श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय सहावा कृष्णाच्या बाललीला श्री गणेश महा श्रोते हो लीला वर्णन करताना जो आनंद होतो तो काय वर्णावा भगवंता तुझी कृपा झाली तरच तू दिसतोस यशोदेला सुद्धा दृष्टीभ्रम झाला ना कृष्णाचे वय आणि खोड्या दोन्ही वाढत होते सूर्योदय पाहून तो म्हणे आई तो लाल चेंडू आकाशात कुणी नेला मला तोच खेळायला हवा ती काय समजूत घालणार तो हट्ट करून रडू लागला भूमीवर पडून आकांड तांडव करू लागला मग आपणच म्हणाला रात्री पाण्याच्या रांजणात चांदीचा चेंडू पडला होता मी पाहिला तो तरी दे कृष्णाने पाण्यात तर चंदाचे प्रतिबिंब पाहिले होते यशोदेला हसू आले तर तो चिडला ती काय देणार चंद्र काढून मग म्हणाला तू ताक घुसळतेस ना तेव्हा डेऱ्यात घुरू घुरू आवाज येतो तो तरी माझ्या हातात काढून दे लोणी काय मीच घेतो काढून कधी म्हणे आई तू सारखी कामात असतेस माझ्याकडे दुर्लक्ष करतेस दिव्यांच्या प्रकाशात तुझी सावली पडते ती सुद्धा तू बरोबर नेतेस ती तरी मला ठेव मी तिच्याशी बोलेन तो काय काय मागे ते आई काही देऊ शकत नव्हती रत्नांची चमक वेगळी काढून मागे मडक्यातली पोकळी काढून मागे त्याच्या विलक्षण मागण्या मुलखा वेगळे हट्ट ते एकदा कंटाळून म्हणाली कृष्णा अरे तू नाही नाही ते मागतोस मला त्रास देतोस मी तुला आता बागुलबुवासच देऊन टाकणार तर विचारी तो बागुलबुवा कुठे असतो कसा असतो यशोदेने भयंकर बागुलबुवाचे काल्पनिक वर्णन केले तो अंधारा खोलीत असतो असे सांगितले तर तो म्हणाला मला घेऊन चल कृष्णाला धाक वाटावा म्हणून तिने काळोखाच्या एका खोलीत त्याला नेले तो काय तिथे कृष्ण जाताच लख प्रकाश पडला सर्वत्र कृष्णच भरलेला दिसू लागला कृष्णाला घेऊन बाहेर येते तो कृष्ण म्हणाला हे काय दाखव ना बागुल तो रडतच बसला तेवढ्यात बलरामाने त्याला खेळायला बोलावले तेव्हा सारे विसरून गेला धावत इतर गोपाल मिळाले निरनिराळे खेळ खेळू लागले चेंडू लपंडाव शिवाशिवी मग गेले एका गोपीच्या घरात दही लोणी मटकावले अशी ती सारी मुले धांगडजिंगा करीत कित्येक गोपींच्या घरात गेली दया दुधाचा फन्ना उडवला कृष्णाच्या नादाने पोरे उंडारली होती कृष्णाच्या पायात चाळ होते ते वाजत असत पण ते मात्र कोणाही गोपींना ऐकू येत नसत मुलांना तो सांगे अगदी आवाज करू नका त्याचे चाळ वाजतात म्हणून मुलांनी दाखवून दिले तर स्वतःच्या कानात तो बोटे घाली त्यावेळी सर्वजण बहिरे होत मग मुले त्याच्या कानातून त्याची बोटे काढायला लावत असत एकदा एक गोपी यमुनेवरून पाणी आणायला गेली होती कृष्ण तेवढ्यात तिच्या घरात शिरला लोणी खाऊ लागला ती आली तरी तो तिथेच होता बरा सापडला चोर माझे लोणी चोरून खातोस म्हणून तिने दटावले तर म्हणाला तुझे लोणी मी चोर छे तूच चोरटी लोणी माझेच आहे गोपी रागावून म्हणाली माझ्याच घरात शिरून वर शिरजोरी तेव्हा म्हणाला हे तुझे घर तुझे म्हणजे काय ग तुझा हा देह तरी नक्की तुझा आहे का गोपींच्या मनाला त्याने अचानक ज्ञानबोध दिला तिची समाधीच लागली तेवढ्याच स्वारी बाहेर निघाली तोच ती भानावर आली मग विचारले मग हे घर कुणाचे तर म्हणाला माझेच सगळे जगच माझे आहे एवढ्या गप्पा मारतोस तर मडक्यातले लोणी का खातोस गोप बालकांना झोपल्या असताना चिमटे का काढतोस ते होय अगं तुझ्या त्या लोण्यात मुंग्या होत्या त्या काढल्या बरं का मुलांना आपण नाही का चिमटे काढले मी नुसते विचारले गाई चारायला कुठे न्यायच्या उगाच काहीतरी आळ घेतेस अशा खोड्या ती वा तो वारंवार करी गोपी यशोदेच्या घरी त्याच्याविरुद्ध गाराणे घेऊन येत पण खरा हेतू असे त्या सावळ्या बाळाला पुन्हा एकदा पाहण्याचा कृष्ण आईच्या पाठीशी लपून बसे सगळ्या तक्रारी ऐके हसत म्हणे मी कुठेही गेलो नाही लोणी खाल्ले नाही यशोदेला नवल वाटे कृष्णाच्या तोंडाला तर लोणी लागलेलेच असायचे चोर सापडायचा तर तो म्हणे मुद्दाम मला लोणी भरवतात घरचे रागावतील म्हणून मलाच चोर म्हणतात जी गोपी तक्रार करी तिच्या घरी दुसऱ्या दिवशी नक्की गडबड करी गोपीचे ऐकून यशोदा म्हणे मी आता तुमच्या देखत त्याला छडीने मारते तर गोपी म्हणत त्याला मारू नकोस आम्हालाच रडायला येईल एका घरात सवंगड्याला घेऊन तो शिरला दूध दही सारेजण फस्त करू लागले तोच गोपी आली कृष्णाचे दोन्ही हात पकडून त्याला दटावू लागले तेव्हा तोंडात दूध होते त्याचीच चूळ त्याने त्या गोपींच्या डोळ्यावर पटकन मारली काय करणार ती संधी साधून सारे पळाले एका गोपीच्या घरी जाऊन त्याने गोठ्यातली वासरे स्वतःच सोडली गोपीला जाऊन सांगितले अहो तुमची वासरे दावे तोडून पळाली धावा ती धावत बाहेर गेली दूर गेलेली वासरे तिने त्याच्या मागे धावपळ करून कशीमशी परत आणून मारली तोपर्यंत कृष्णाने घरात जाऊन दूध लोणी खाऊन मडके फोडून ठेवले ती परत आली तो तो पळाला गोपी हातात खापरे घेऊन यशोदेकडे आली आणि तक्रार करू लागली यशोदेला त्या गोपीच्या तक्रारी ऐकून राग येई पण कृष्णनंतर इतका सालस वागे की तो राग निवळून जाई एका घरी सासू सुनेचे पटत नसे सून कृष्णाला काही देत नसे कृष्ण संधी साधून एकदा तिच्या घरी गेला लोणी चोरून खाऊन सुनेचे लक्ष नसताना पटकन तिच्या तोंडाला लोणी फासून पळाला तोच सासू आली सुनेवर तिने लोणी चोरून खाण्याचा आळ घेतला मग लागले दोघींचे भांडण कृष्ण लपून ते ऐकत होता तो पुढे झाला आणि म्हणाला अहो माई तुमच्या सुनेने लोणी चोरून खाल्ले आणि मला चोरीत सामील केले मी तुम्हाला सांगू नये म्हणून तिने मला पण भरवले मी नको नको म्हणत होतो मला काय कमी आहे एका गोपीच्या घरची मडकी शिंकाळ्यासकट दुसऱ्या गोपीच्या घरी नेऊन बांधली आणि त्यांचे हा भांडण लावी एक गोपी म्हणाली तुला मी एका खांबाशी बांधून ठेवते तर कृष्णाने अद्भुत माया केली तिला कितीतरी विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या मग ती शरण आली तेव्हा कृष्णाने क्षमा मागायला लावली तिच्याकडे एकदा कृपेने पाहिले आणि वेदना लगेच थांबल्या एका गोपीने कृष्णाला दूध दही न देता मडकी कुलपात बंद करून ठेवली पण कृष्णाने अघटित माया केली ती गोपी दुसऱ्या दिवशी दूध दही विकायास मथुरेस गेली व मडकी उघडली तो त्यात साप आणि विंचू लोकांनी तिला मथुरेतून पिटाळून लावलं देवाला थेंबर तरी नैवेद्य द्या मग सुखाने राहा त्याला अर्पण न करता भोगू जाल तर सुखाचा लवलेशही मिळणार नाही उलट दुःख मात्र वाटायला येईल एवढे त्रास सहन करूनही गोप गोपी कृष्णावर अपाप प्रेम करीत तो दिसला नाही तर कोणाला चैनच पडत नसे यशोदेकडे यावे कृष्णाच्या गोष्टी बोलाव्या आणि त्याचे दर्शन डोळे भरून घेऊन मग घरी जावे असेच पुष्कळ गोपी करीत रोज नव्या खोड्या नव्या तक्रारी आणि तितकेच नवे कौतुक श्रोते हो भगवंत आपलासा करा त्याच्याच गोष्टी बोला त्याचेच दर्शन घ्या तो पाठ फिरविल तर संसारही सरळ होणार नाही षडरिपू वाढतील संपत्तीचा नाश होईल विद्येचा लोप होईल दुखणी जडतील सर्व प्रकारचे भय उत्पन्न होईल जो भगवंताला आपले तन मन धन अर्पण करणार नाही त्याचे जीवित व्यर्थ ज्या गोपींच्या घटात दया दुधाधयाऐवजी साप विंचू निघाले ती कृष्णाला शरण आली तिने कृष्णाकडे दयेची याचना केली तेव्हा कृष्णाने तिला त्याग व भक्ती ध्यान व दान यांचा बोध केला ही हरी हरिलीला म्हणजे व्यास हेच ब्रह्मगिरी त्यावर उगम पावलेली गोदावरी नदी आहे भक्तीची ही गंगा हित जो बुडी मारील तो तरेल असेच हे कोडे आहे अध्याय सहा समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू